मथनासाठी धर्माधर्म त्याचे वर्म नवनीतो तेचि ते घाटू नये आले जया नासुनी सांभाळावी वरावरू वर मजूर नवजावी तुका म्हणी धाले पोटू मग बोटू चाटणी धर्माधर्माची चर्चा करून एवढे मंथन कशासाठी करायचे तर त्यातून सारभूत असे मर्मरूपी नवनीत मिळवण्यासाठी एकदा का नवनीत हाती आले पुन्हा तेच ते घुसळत बसू नये नाहीतर मग हाती आले आहे ते सुद्धा निघून जाते याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीचे वर्म बरोबर सांभाळून ठेवावे त्याच्यापासून कदाचित दूर जाऊ नये तुकाराम महाराज म्हणतात एकदा पोट तृप्त झाल्यानंतर मग बोट चाटीत बसण्यात काहीच अर्थ नसतो माझा घात पात अथवा हित फारू अवघा विचारू तुझ्या हाती ठेवून जीव भाव तुझ्या ठाई चितू राहिलो निवांत पांडुरंगा चित्ताचा चाळक बुद्धीचा जनिता काय नाही सत्ता तुझी हाती तू का म्हणी काय करीसी ते पाहिनू ठेविशी राहिनू सुखे तेथे देवा माझा घातपात करणे किंवा माझे मोठे हित साधणे हे सर्व काही तुझ्याच हातामध्ये आहे मी माझे चित्त जीवा भावासहित तुझ्याच पायी ठेवून मी निवांत राहिलो आहे जेव्हा तू माझ्या चित्ताचा चालक आहेस माझ्या बुद्धीला जन्म देणाराही तूच आहेस तुझ्याच हातात सर्व प्रकारची सत्ता आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तू काय करतोस ते मी पाहिन किंवा जेथे ठेवशील तेथे मी सुखाने राहीन संत पाऊले साजरी गंगाली आम्हावरी जेथे पडे रजधोळी तेथे करावे अंघोळी बंद वाराणसी अवगी तीर्थे तयापाशी तुका म्हणे धन्य झालू संत सागरी मिळालू या संतांची पावले शोभिवंत दिसत असून त्यांच्या रूपाने आम्हावर ही गंगाच उतरले आहे त्यांच्या पायाची धूळ ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी आंघोळ करून पवित्र व्हावी श्वेतबंध रामेश्वर काशी इत्यादी सर्व तीर्थे त्यांच्याच पायाशी असतात तुकाराम महाराज म्हणतात मी या संत सागरास मिळून अगदी धन्य झालो आहे न घडे माये बापे बाळकाचा घातू आपणा देखतो होऊ ने दे का मी मनी चिंता वाहू भय धाकू काय नव्हे एक करिता तुझू वर्म जाणे त्याच्या हिताचे उपायू तान हे कडी खांदी का म्हणी तुगा कृपावंत भारी ऐशे मजहरी कळू आली आपल्या बालकाचा घात त्यांच्या आईबापाकडून कधीच होत नाही आणि इतर कुणी जर तो करू लागले तर ते आपणा देखत करू देत नाहीत त्याचे निवारण करतात त्यामुळे देवा मी उगाच मनामध्ये कुणाची भीती किंवा चिंता अथवा धाक कशासाठी वाळवू तू जर मनामध्ये आणलेस तर काय होणार नाही जेणेकरून आपल्या बालकाचे हित होईल तेच वर्म आईबाप जाणतात आणि बालकाची तहानभूक समजून घेऊन त्याला कदेवर वागवतात तुकाराम महाराज म्हणतात देवा तू फारच कृपावंत आहेस असे मला समजून आले आहे करावी कीर्तनू मुखी गावे हरचे गुणू मग काही नव्हे बाधा कामदुर्जनाच्या क्रोधा शांती खडगू हाती काळाशी ते नागविती तुका म्हणी दाता सखा ऐसा अनंता सारिखा देवाचे कीर्तन करून मुखाने त्याचेच गुणगान वर्णन करावे त्यामुळे कामक्रोध या दुर्जनांची बाधा होणार नाही शांतिरूपी खडगाच्या हातामध्ये जे आहे ते प्रत्यक्ष काळाला सुद्धा सापडत नाही तुकाराम महाराज म्हणतात या अनंतासारखा दाता आमचा सखा झाला आहे तो आमचा मित्र आहे तुझी कीर्ती सांगू तुझ पुढे जरी ब्रह्मांडी हरी माई नाते मेरूची लेखनी सागराची शाई कागद हा मही न पुरेशी अनंत अपारू अपंगिले भक्तू माझेची संचितू ओढविना का म्हणे तुम्हा बोल नाही देवा पामरे म्या सेवा केली नाही देवा तुझीच कीर्ती मी तुझ्या पुढे जर सांगू लागलो तर साऱ्या ब्रह्मांडात सुद्धा मावणार नाही मेरू पर्वताची लेखनी आणि सागराची शाई केली तरी सबंध पृथ्वी हा कागद घेतला तरी तुझ्या कीर्तीच्या गायनाला पुरा पडणार नाही तुम्ही आतापर्यंत अनंत भक्तांचा सांभाळ केला आहे माझेच प्रारब्ध मात्र अजून उजळत नाही तुकाराम महाराज म्हणतात या संबंधी देवा तुम्हाला बोल देता येत नाही मीच पामराने तुमची काही सेवा केली नाही असे म्हणावे लागेल काय साधनाच्या कोटी केल्याटी होते त्या देव करी जरी होय उजरी स्वरूपी केली होते व्यर्थ श्रम न होता तुका म्हणे कळू आले सर्व झाले अपरूप अनेक प्रकारची कोट्यावधी साधने केली तरी सुद्धा ती सर्व खटपट व्यर्थच जात आहे या देवाने जर कृपा केली तरच त्याच्या स्वरूपाचा प्रकाश अंतरामध्ये उमटू शकतो मनामध्ये खरेखुरे वैराग्य उत्पन्न झाले नाही तर केलेले सर्व श्रम व्यर्थ होतात तुकाराम महाराज म्हणतात या भगवंताच्या कृपेने कळून आले आहे की सर्व काही आपलेच रूप आहे तुझ काय करू मज एक सारू अमृत नागरू नाम तुझे काय येणे उनी मात या पोटी गोविता हे कंठी कामधेनू नोळखे तानुली ऐसी कोणू ओ रसे देखुनू शोक त्याचा जो नाही देखिला या चोक नयनी तो पावे घेऊनी लज्जा दानू नामासाठी प्राणु सांडी लारणी शूरते भांडणी न फिरती तुका म्हणी आम्ही गाता गीती भला भेटून विठला काय चाडू देवा तुला घेऊन मी काय करू तुझ्या नामामृताच्या सागराचे सार माझ्या जवळच आहे आणि तेच सर्वोत्तम आहे आमच्या कंठामध्ये ही नामरूपी कामधेनू साठवली असताना आम्हाला तिच्यामुळे काय कमी आहे का आपल्या तांदुल्या मुलाला ओळखणार नाही अशी कोणती आई आहे याचा शोक पाहून ती प्रेमभरीत होऊन जाते याचे डोळ्यांनी पाहिला नाही तोच दान द्यायला तयार असणारा दाता दान देताना कशासाठी लज्जित होईल जो कोणी शूरवीर आहे तो रणांगणावरील युद्धामध्ये माघारी न फिरता आपल्या नावासाठी प्राणत्याग सुद्धा करतो तुकाराम महाराज म्हणतात या देवाचे गुणगान आम्ही नामस्मरण करून गावे हेच बरे आहे त्याशिवाय या विठ्ठलाला भेटून काय उपयोग रुपेचे सागर हेचे साधू जनू तेही कृपा दानू केली मजू भूबडे वाणीचा केला अंगीकारू तेने माझा सिरू केला जीवू तिने सुखी मनो स्थिर झाले ठाई संते दिला पायी ठाव मजू नाभी नाभी ऐसे बोलिले वचनू ते माझे कल्याण सर्वस्वही तू म्हणे जालू आनंद निर्भरू नाम निरंतरू घोष करू हे साधू संत फार मोठे कृपेचे सागर आहेत त्यांनी मला कृपेचे दान दिले आहे त्यांनी माझ्या बोबड्या वाणीचा स्वीकार केलेला असल्यामुळे माझा जीव या त्रिविध तापातून स्थिर झालेला आहे त्या सुखामुळे माझे मन एकाच स्थानावर स्थिरावले संतांनी आपल्या पायांशी मला आश्रय दिला भिवू नकोस भिवू नकोस असे ते बोलल्यामुळे माझे सर्वस्वी कल्याण झाले तुकाराम महाराज म्हणतात मी आता आनंदाने परिपूर्ण झालो आहे या श्रीहरीचा नामाचा मी आता नित्य घोष करीत राहीन भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमादया अष्टमहासिद्धी ओळगते द्वारी न वजते दुरी जवडिताव तेथे दुष्ट गुण न मिळे निशेषू चैतन्याचा वासू जया माझे संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळू तुटली हळहळू त्रिगुणाची तुका म्हणे येथे काय तो संदेह आमचे गौरव आम्ही करू या भगवंताच्या भक्तीचे वर्म ज्याच्या हातामध्ये आले आहे त्याच्या घरी शांती क्षमा आणि दया यांची नेहमी वस्ती असते त्यांच्या दारामध्ये अनिमा महिमा इत्यादी अष्ट महासिद्धी सुद्धा राबत असतात त्यांना जर दूर ढकलले तरी सुद्धा त्या दूर जात नाहीत त्यांच्या ठिकाणी दुष्टपणाचा गुण थोडाही कधी मिळू शकत नाही कारण त्यांच्या हृदयामध्ये चैतन्य रूपी श्रीहरीने वास केलेला असतो त्यांचे चित्त सदा सर्व संतुष्टच असते तुकाराम महाराज म्हणतात या बाबतीमध्ये आम्ही आमचाच गौरव करीत आहोत यात काही शंका नाही साच हा विठ्ठलो साच हे करणे संत जेवचने बोलिले साच ते सोहितो साच ते प्रचितो साच वेदनी तू सांगतील तुका म्हणे घेते साच साच भावे लटिके वर्म ठावे नाही त्यासे हा विठ्ठल खरा असून त्याचे सर्व करणे हे सुद्धा खरेच आहे असे संतांनी सांगितले आहे वेदांनी सांगितलेली नीत किंवा रीती खरी असून त्याप्रमाणे वागल्यास आपले हित होईल हे खरे आहे कारण अशी प्रचिती खरोखरच येते तुकाराम महाराज म्हणतात खरे आहे ते खऱ्या भावानेच घेतात त्यांना खोटे वर्म माहीतच नसते संगे वाढे सिनो न घडे भजनू त्रिविध हे जनू बहुदेवा याची मुळी आला संघाचा कंटाळा दिसता ती डोळा नाना छंदू एकविध भाव राहू या ठावू ने हा संदेह राहू चित्ते शब्द ज्ञानी हितो नेनती आपुले आणि कदेखिले नावडे त्या तुका म्हणी आता एकल्याची भली बैसोनी उगले ते देवा संगत दोषामुळे फुकटचा सीनच वाढत जातो आणि तुझं भजन सुद्धा घडत नाही अशा प्रकारे हे लोक त्रिविध प्रकारचे आहेत यामुळे लोकांच्या संगतीचा आम्हाला कंटाळा आला कारण त्यांच्या ठिकाणी नाना प्रकारचे छंद डोळ्यांना दिसून येतात चित्तामध्ये जर संदेह राहिला तर तो एकविध भावाला राहण्यासाठी जागाही देत नाही हे शब्द ज्ञानी लोक आपले हित जाणीत नाहीत म्हणूनच त्यांना पाहिलेले मला आवडत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा आता आपण आपले स्वस्थ राहून एकटेच असावे हेच चांगले आहे तुझे वर्मा कळू आले सुखी संतांची आमुखी पांडुरंगा अवघाची नटू वावू गा पसारा चैला तू खरा तुझी म्हणून देह बुद्धी नाशिवंता नातळी चित्ता निदावया सोय ही लागली पुढीलांची वाटू पाऊले जे निटू तुझ पाशी तुका म्हणी नाही कोणा असवे काजू याचे मजू अंतरीचे देवा या संतांच्या मुखाने तुझे वर्म आम्हाला कळले आहे तुझ्याशिवाय इतर सर्व पसारा कितीही मोठा असला तरी तो मला माहीत नाही तूच एक प्रगट झाला आहेस म्हणून तूच खरा आहेस देवा देहबुद्धी ही नाशवंत आहे या चित्ताला ती दिसू शकत नाही की समजून सुद्धा येत नाही जे नीटपणे तुला येऊन पावले आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या नंतरच्या लोकांना वाट सापडून त्यांची सोय झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात मला माझ्या अंतकरणामधील बोलण्याचे कारण इतर कुणाशीच नाही पुण्य पापा ठाव नाही सुख दुःखा हा लाभ शंका नासलिया जिता मरणाले पा पुन्हा जिता मरणाले आप पर गेले मूळ छेदी संसाराचे अधिकार जाते वर्ण धर्म याती ठाव नाही सत्य असत्याशी जनवन भिन्नो आचेत चळणू नाही दुजेपणू ठाव तू का म्हणे देह वाहिले विठ्ठली तेव्हाच घडली सर्व पूजा आता माझ्यामध्ये पाप पुण्यास किंवा सुखदुःखाला स्थानच शिल्लक राहिले नाही माझ्यामधील हानिलाभाविषयीची शंका सुद्धा नाहीच झाली आहे मला जणू जिवंतपणीच मरण आले असून माझ्यातील आपपर भाव गेलेला आहे मी संसाराचे मूळच छेदून टाकले आहे आता माझ्या ठिकाणी सत्य असत्याचा संबंध उरलेला नाही त्यामुळे वर्ण धर्म जाती या संबंधीचा अधिकार सुद्धा संपलेला आहे आता जन आणि वन सचेतन आणि अचेतन अशा दुजेपणास माझ्या ठिकाणी स्थानच शिल्लक राहिले नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही हा आमचा देह विठ्ठलाला वाहिला असल्यामुळे त्याच वेळी त्याची सर्व प्रकारची पूजा घडून आली आहे तो जीव महत्वाचे आभारी दाशत्वची बरे बहुवाते कळाविजी माझी आवडी हे संता देणे तरी आता हेची द्यावी तुमचे चरण पावविलो सेवा हे वा हाची करी विनवनी तुका वंदितो चरणू लेखा रजरेनो चरणीचे माझ्याकडे मोठेपणा आल्यामुळे त्याच्या भाराने माझा जीव फारच संकोचला आहे त्यामुळे देवा तुमचे दास्यत्व हेच मला बरे वाटते ही माझी आवड तुम्हा संतांना समजावी तुम्ही मला काही देणार असाल तर ते हेच द्या तुमच्या चरणांची सेवा केल्यामुळे मला ते प्राप्त झाले आहे म्हणून मी हीच हा वाता धरून राहिलो आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची विनंती करून मी तुमच्या चरणांना वंदन करीत आहे मला आपल्या चरणावरील धुलीकन समजावे देव कैचा तया दुरी भाका बरी करुणा न लगे धुरू माये जाणे रे भातुके नावे तरी ज्याचा भारू पहिलं पारू जवळी त्या आता परदेशी तुका झाला लोका वेगळा लोक हो या देवाची चांगली करुणा भागल्यावर तो काही दूर राहत नाही याची जी आळवणी करतात त्यांना दुसरा कुठलाही आश्रय शोधण्याचे कारण राहत नाही कारण ही माऊली प्रेमाचा खाऊ देण्याचे जाणत आहे पहिलं तीरावर जाण्यासाठी ज्याने नामरूपी नावेवर भार टाकला आहे त्याला पलीकडचा काठ जवळचाच झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात मी आता जगावेगळा झालो असल्याने परदेशी झालो आहे श्रेष्ठ प्रकारच्या प्रभूशी मी आता जवळीक केली आहे भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयांची गोडी तू नरची नवी पाही खर जाणावा तो देही भजन पूजन ही नेने काय स्वरूपाची जाणे तुका म्हणे त्याला भोवंडून बाहेर घाला या भगवंताची भक्ती अतिशय थोडी करतो आणि विषयामध्ये मात्र पूर्ण गोडी घेतो त्या माणसाला माणूस म्हणता येणार नाही त्याला गाढव समजावी देवाचे भजन पूजन तो जाणत नाही तो त्याच्या स्वरूपास कसे काय जाणणार तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाला हाकलून बाहेर काढावी समुद्र हा पिता बंधू हा चंद्रमा भगिनी ते रमा शंखाचे या मेहुना जयाचा द्वारकेचा हरी शंख दारोदारी भिक मागे दुष्ट हे जाणावी आपुले सोयितू तुका म्हणे मातू ऐशी आई समुद्र हा जनकाप्रमाणे असून त्याच्यापासूनच चंद्र लक्ष्मी आणि शंख यांची निर्मिती झाली लक्ष्मीचा भाऊ एक चंद्र आणि दुसरा शंख शंखाची बहीण याप्रमाणे ही लक्ष्मी झाली परंतु लक्ष्मी द्वारकेच्या श्रीकृष्णाची पत्नी झाल्यामुळे शंखाचा मेहना राजा झाला आणि हा शंख मात्र दारोदारी भीक मागत भटकत आहे तुकाराम महाराज म्हणतात ही अशी साधी गोष्ट आहे आपले हित कशामध्ये आहे हे ज्याने त्याने जाणून घ्यावे भावाची या संगे बहुच नाडिले कळी काळी पाडिली तोंड घशी तया भव संगे गुंतलाशी वाया धनपुत्र जाया भुलू नको जे जे घडी जाय ते ते काळ खायू प्राण्या तर नो पायू काय केला तुका म्हणे करी सर्व हे तू त्यागू अर्पी हे सर्वांगू जगदिशी या प्रपंचाच्या संगतीमुळे अनेक लोक अगदी नाडून गेले आहेत त्यांना कळी काळाने तोंड घशी पाडले आहे या संसाराच्या सोपीसाठी विनाकारणाचा तू काय भुलून जातोस धन पुत्र पत्नी यांच्या प्रेमाला भुलू नकोस जो जो तुझ्या आयुष्याचा वेळ जातो आहे तो तो हा काळ तुला खात आहे अरे प्राण्या तरुण जाण्याचा तू काही उपाय केला आहेस का तुकाराम महाराज म्हणतात तू या सर्व लौकिक गोष्टींचा त्याग कर आणि आपले हे सर्वांग जगदिशाला अर्पण कर रुचे सकळा मिष्टानू रोग्या विखाच्या समानू तरी का तया एकासाठी कामी अवघी करणे खोटी दर्पण नावडे एका ठाव नाही ज्याच्या नाका तुका म्हणे खळाव उपदेशाचा कंटाळा गोड पकवान हे सर्वांनाच आवडते परंतु रोगी माणसाला मात्र विषाप्रमाणे वाटते म्हणून काय त्या एकाच्यासाठी सर्व कामे खोटी करायची ज्याच्या नाकाचा पत्ता नाही त्याला कधी अर्थ आवडत नाही तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे दुष्टाला उपदेशाचा नेहमीच कंटाळा वाटतो जागा घरटी फिरी तशकराची दिवसा राहती निध सुरे नाडिली असो ऐशी मागे किती हाट करी सकळ जनू वस्तू करारे जतनू हुशार ठाई मी निजेली या पाही सावचित्त असे खरा लाभ घेऊन जाई घरा तराळ बोंबे उतराई राखा पुलिया भाई हरीच्या नामी घालू जागा तुका म्हणे हुशार गाव लोक हो तुम्ही जागे राहा रात्रंदिवस चोरट्यांची फेरी बाहेर सर्वत्र फिरत आहे या अज्ञानी चोरट्यांनी यापूर्वी कितीतरी लोकांना फसवले असेल किंवा अर्धवट झोपलेल्यांना या चोरांनी पूर्वी फार लुबाडले आहे सर्व लोक बाजार करीत आहेत ज्याने त्यांनी आपापली वस्तू जतन करून ठेवावी स्वरूपाच्या प्राप्तीला जपून ठेवावी जे निजलेले आहेत त्यांनी आपल्याच ठिकाणी जागे राहावे हुशार असावे जो स्वहिताचा लाभ घेऊन आपल्या घरी जाईल तो खरा सावध म्हटला पाहिजे हे बंधुलो आपापली वस्तू नीट राखून ठेवा असे हा तराळ बोंबा मारून तुम्हाला सांगत आहे तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीच्या नामस्मरणासाठी अशीच जागरणासाठी हाक देऊ तुम्ही सर्वजणांनी हुशार असावे सावध राहावे संतानी सरता केलो तैसे परी चंदनी ते बोरी येली गुण दोष याती न विचारिता काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणी आली समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा चंदनाच्या झाडावर बरीच झाडे आल्यानंतर ज्याप्रमाणे त्या बोरीना सुद्धा चंदनाचा सुगंध येतो त्याप्रमाणेच मला या संतांनी कृतार्थ केले आहे माझे गुणदोष किंवा माझी जात यासंबंधी काही विचार न करता या संतांनी मला आपल्या पायी स्थान दिले तुकाराम महाराज म्हणतात एकदा समर्थ त्या भगवंताच्या मनात आले की जो दरिद्र आहे तो राजा बनून जातो चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यानू अखंड मुखी नाम वर्णावे गुण हे चेक देवा तुम्हा मागणे दातार उचित ते करा माझा भाव जाणून कुंटली जाणीव माझे बोलणी आता करू यावी तैशी करावी बाळकाची चिंता तुका म्हणी आता नको देऊ अंतरू न कळे पुढे काय बोलू विचारू देवा माझ्या चित्तामध्ये तुझेच पाय आहेत माझ्या डोळ्यांना तुझ्याच रूपाचे ध्यान आहे आणि वाणीने मी अखंडपणे तुझ्याच नामाचे गुणवर्णन गात आहे देवा माझे हे तुला एकच मागणी आहे माझ्या मनातील भाव ओळखून जे उचित असेल तेच तू कर माझी आता जाणीव संपली माझे बोलणे सुद्धा खुंटून गेले आता जशी तुम्हाला या बालकाची काळजी करता येईल तशी करा तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या पायापासून मला कधीही दूर करू नका यापेक्षा मी अधिक काय सांगू संतांच्या पादुका घेईन मोचे खांदी हाती टाळ दिंडी नाचेन पुढे भजन विधी साधन उपायू सकळ सिद्धी पायू हरिदासांचे ध्यान गती मती आसन समाधी हरिनाम गोविंदी प्रेम सुख नेनता निर्लज्जो नेने नाम भेदू सुखे हा गोविंदू गाऊ गीती सर्व जोडी मज गोत आणि वित्तू तुका म्हणे संत महंत पायू मी या संतांच्या पादुका किंवा त्यांचे जोडे खांद्यावर घेईन आणि हातामध्ये टाळ घेऊन दिंडी पुढे नाचेल याशिवाय भजनाचा विधी मला माहीत नाही इतर साधनांचे उपाय मी जाणत नाही या हरिदासांच्या पायाशी सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत ध्यानाची गती त्यातील स्थिरबुद्धी आसन समाधी इत्यादी सर्व प्रकार मला गोविंदाचे नाम सुखाने घेतल्यामुळेच साधतात मी सर्व बाबतीमध्ये नेनता आणि निर्लज्ज आहे मी गायनशास्त्रातील नाना प्रकारचे भेद जाणत नाही या गोविंदाचे गुणगान मात्र मोठ्या सुखाने गात असतो तुकाराम महाराज म्हणतात या संत महंतांच्या पायाशीच मला माझे सर्व आप्त आणि माझी सर्व संपत्ती यांचा लाभ झालेला आहे हरिजनी प्राण विकली हे काय मी तया घरी झालो म्हणी सत्वरो करीन सांगता घेईन मी देता शेष त्यांचे आस करून या राहेन अंगणी उच्चिष्टाशी धनी घ्यावयासी चालता ती मार्गी चरणीचे रुजू उडते सहजू घेईन आता दुरी त्यापासून नवजे दवडित तुका म्हणी लाता घेईन अंगी मी माझा प्राण आणि माझा देह विकून या वैष्णवांना हरिजनांना त्यांच्या घरी त्यांचा आज्ञाधारक सेवक होऊन राहिलो आहे ते जे काही मला काम सांगतील ते मी त्वरित करीन आणि त्यांनी जे काही उरेल ते जरी दिले तरी मी ते सेवन करीन त्यांच्या उच्चिष्टाची इच्छा मनामध्ये धरून मी त्यांच्या अंगणामध्ये राहीन आणि मनाची तृप्ती होईपर्यंत उच्चिष्टाचे सेवन करीन ते ज्या मार्गाने जातील तेथील धुलीकण त्यांच्या चरणांवरील रजकण उडतील ते मी माझ्या अंगावर धारण करीन तुकाराम महाराज म्हणतात त्यांनी जरी मला घालवून दिले तरी सुद्धा मी त्यांच्यापासून दूर जाणार नाही त्यांनी लाथा जरी दिल्या तरी मी त्या सहन करीन पुण्य फळले भवता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झाला सन्मुख तो कैसा भवदुखाचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे आलिंगने संतांचे या दिव्य झाले माझे काया मस्तक हा पायावरी त्यांच्या ठेविता तुका म्हणी धन्य झालू सुखे संतांची या झालू लोटांगणी आलू पुढे भारू दे माझे आज अनेक दिवसांचे पुण्य उदयाला आले आहे कारण मी सन्मुख होऊन या संत चरणांपाशी येऊन पोचलो माझ्या भाग्याचा उदयच झाला आहे आज माझे सर्व कोडे सुटले कारण भवदुःखाचे संकट संपून गेले आणि डोळ्यांपुढे सावळे परब्रह्म कोंदाटून उभे राहिले आहे संतांच्या आलिंगनामुळे माझे शरीर दिव्य झाले असून मी त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले आहे तुकाराम महाराज म्हणतात या संतांच्या भेटीमुळे मी संतुष्ट झालो धन्य झालो या वैष्णव संतांचा समुदाय पाहून मी त्यांच्यापुढे लोटांगण घालत आहे ठाव या राखे पायापाशी मी तू आहे राशी पातकाशी पातकाची राशी म्हणता लागे वेळू ऐके तो कृपाळू नारायणू नारायण नामी अवघे सांग झाली असंगची केली एकमयू एकमय झाली विठोबाच्या नामी भेदाभेद कर्मी आणि काही तुका म्हणे चित्ते चिंतिले जे होते ते होया पैते नामे याच्या देवा मी पातकांची राशीच आहे तरी तुम्ही मला आपल्या पायाची स्थान द्यावी मी पातकाची राशी आहे हे म्हणताना वेळ लागतो परंतु हा कृपाळू नारायण ऐकल्याबरोबर उद्धार करतो या नारायणाच्या नावाने सर्व काही परिपूर्ण झाले माझ्यासारखा अयोग्य माणूस त्याने स्वतःशी एकरूप करून घेतला याच्याशिवाय आणखी काही भेदाभेदाच्या कर्माची गरज पडली नाही तुकाराम महाराज म्हणतात जे चित्तामध्ये चिंतलेले होते ते याच्या नामामुळे आपोआप साध्य झाले आता आम्हा भयो नाही बा कोणाचे बळ विठोबाचे झाले असे धीर दिला मायेने पांडुरंगे न पांगो या पांगी संसाराच्या तुका म्हणे माझा कैवारी हा ना नाही भय भेवू त्याच्या संगे आता आम्हाला कुणाचेच भय राहिले नाही कारण या विठोबाचे बळ आम्हाला प्राप्त झाले आहे या पांडुरंगाने आम्हाला धीर दिला म्हणूनच संसाराच्या दारिद्र्यास भिवून आता आम्ही पांगले जाणार नाही तुकाराम महाराज म्हणतात असा हा देव माझा कैवार घेणार आहे त्याच्या संगतीत कुठलेही भय शिल्लकच राहत नाही भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेगू पावलो हे सांगू सुख याचे सुख आम्हा झाली धरिता यांचा संगू पडाले उद्वेगू सांडून या तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची सर्व प्रकारचा उद्वेग चिंता सोडून आम्ही या प्रभूची भक्ती केली म्हणूनच याचे परिपूर्ण सुख आम्हाला प्राप्त झाले याची संगत धरताच आम्हाला अवर्णनीय असे सुख झाले आणि आमच्या मनातील नाना चिंता नाहीशा होऊन गेल्या तुकाराम महाराज म्हणतात या विठोबाची सेवा माझ्या हातून घडली म्हणूनच माझ्या जीवाला फारच समाधान आणि सुख झाले आहे शास्त्रज्ञ हो ज्ञाती असती भवतो परी नाही चित्तू हाता आली क्षणा एकासाठी न धरवे धीरू ते निहा रघुवीरू अंतर तू तोळा सोनी रती भार राई मेळविल्या पाही नास होतो हरीची अंकित असते तू तयाशी अच्युतू कृपा करी तुका म्हणी काय धुडवण्या गोष्टी जव नाही गाठी चित्त आली अध्यात्मशास्त्र जाणणारे ज्ञाते शास्त्रज्ञ पुष्कळ लोक असतील परंतु त्यांचे चित्त त्यांच्या स्वाधीन झालेले आहे असे नाही एका क्षणाचाही त्यांना धीर धरवत नाही त्यामुळे ते या भगवंताला अंतरतात देवाचे त्यांच्यापासून अंतर पडते तोळाभर सोन्यामध्ये एक रतीभर जरी मोहरी मिसळली तरी सर्व सोन्याचा नाश होऊन जाईल श्रीहरीच्या स्वाधीन सर्वस्वी झालेले क्वचितच आढळतात त्यांच्यावरच हा भगवंत कृपा करतो तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत आपले चित्त आपल्या स्वाधीन झाले नाही तोपर्यंत या पोकळ गोष्टी काही कामाच्या नसतात इंद्रियासिने मनाही मुखे राम म्हणून काही जेवी मासे संघे अन्नू सुखने दिते भोजनू कीर्तन करावे तैसे करोनी दावावे हे तू नाही चिन्हे गाईले वेशेच्या ढव्याने तुका म्हणे रागा संत शेवू ने देती अंगा जो आपली इंद्रिय स्वाधीन ठेवत नाही त्यांनी मुखाने रामनाम म्हटल्याने काही साध्य होत नाही भोजनाच्या वेळी अन्नाच्या घासाबरोबर माशी तोंडात गेल्यावर जसे जेवणापासून सुख होत नाही तसेच हे आहे जसे कीर्तनात उपदेश करावा त्याप्रमाणेच कीर्तनकाराने तो उपदेश सांगणाराने वागून दाखवावे लागते ही चिन्हे जर अंगामध्ये उमटली नाहीत तर त्याचे कीर्तनातील गाणे वेशेच्या साजिंद्याप्रमाणे समजावे तुकाराम महाराज म्हणतात संत लोक आपल्या अंगास रागाचा स्पर्श सुद्धा होऊ देत नाहीत न लगे देवा तुझे आम्हासे वैकुंठू सायुजचा पटू न लगे मजू देई तुझे नाम मज सर्व काळी मागे माळी हेचे तुझू नारद तुंबर उद्धव प्रल्हादू बळी रुक्मांगद ध्याते सिद्ध मुनी गण गंधर्व किन्नरू करिता ती गजरू रामनामी तुका म्हणी हरी देई तुझे नाम अखंडित प्रेम हेचे द्यावे देवा तुझे वैकुंठ मला मुळी सुद्धा देऊ नकोस सायुज्य मुक्तीची सुद्धा मला गरज नाही मात्र मला नेहमी तुझेच नाम दे हे वनमाळी दयाळा हीच माझी तुझ्याजवळ एक मागणी आहे नारद तुंबर उद्धव प्रल्हाद बळी रुक्मागंध यांनी तुझे नामच मागितले अनेक प्रकारचे सिद्ध ऋषी मुनिगण गंधर्व किन्नर हे सर्वजण राम नामाचाच गजर करतात तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता तुमचे नामच मला द्या विषयीची अखंडित प्रेम मला हवी आहे पावलो प्रसाद इच्छा केली तैसे झाले या चित्ताशी समाधान माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडून पादांबुजे सांभाळा शेवू नेदीच उनिवू अधिकार गौरव राखे तैसे तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे जया तैसा राहे कवडुनी मी ज्या प्रकारची इच्छा केली होती देवाने सुद्धा त्याच प्रकारचा मला प्रसाद दिला यामुळे माझ्या चित्ताला मोठे समाधान झाले आहे विटेवर आपली एकसारखी चरण कमले जोडून हा माझा मायबाप कृपा करण्यासाठी उभा आहे आपल्या भक्तांचा सांभाळ करण्यामध्ये हा कधीच उनेपणा आणत नाही उलट ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याचा गौरव हा करीत असतो तुकाराम महाराज म्हणतात हा श्रीहरी सर्वांच्या अंतर्बाह्य व्यापून राहिला आहे ज्याचा जसा भाव असेल त्या प्रमाणात तो आपल्या भक्ताला कवळून असतो होते तैसे पायी केले निवेदनू अंतरलोदीन बहुत होतो संभोखुनी केले समाधान चित्तो गरुनी भाते प्रेमरस नामरत्नमणी करुणी भूषणू अलंकार मंडणू माळा दिली तू का म्हणे सुखे झालो निरामयू नामी नामसोयू निमग्नता देवा मी आपल्यापासून फार दिवस दुरावलो होतो पण आज मात्र जसे होते तसेच तुझ्या पायाजवळ मी निवेदन करीत आहे तुम्ही माझी समजूत काढून माझ्या चित्ताचे समाधान केले मला प्रेमरसाचा खाऊ दिला नामरत्न मन्यांची भूषणे करून अलंकारात शोभेला अशी मला माळ दिली तुकाराम महाराज म्हणतात या सुखामुळे मी निरोगी झालो असून तुझ्या नामात नामाच्या सोयीने बुडून गेलो आहे फिरावली व्रते पांगुळला प्राणू अंतरिची खुणू पाहुनिया पुंजाळले नेत्र झाले अर्धोन मिळतो कंठ सद्गदी तो रोमांच आली चित्त चाकाटले स्वरूपा माझारी न निघे बाहेरी सुखावलो सुनीळ प्रकाश उदय जला दिनू अमृताचे पानू जीवन कळा शशी सूर्या झाली जिवे व वाळणी आनंदा दाटणी आनंदाची तुका म्हणे सुखे प्रेमाशी डुलतो विरालो निशिंतो निश्चितीने या अभंगामध्ये साक्षात्कार झाल्यानंतर काय होऊ शकतं याचं वर्णन अतिशय गोड आणि सुंदर अशा शब्दामध्ये केलं आहे अंतरंगाची खून मला पावल्यामुळे माझ्या व्रती स्थिर झाल्या प्राण निर्विघ्न झाला माझे डोळे अर्धोन्मिलित झाले कंठ सदगतीत होऊन अंगावर रोमांच आले तुझ्या स्वरूपामध्ये शिरकाव झाल्यामुळे माझे चित्त चकित होऊन गेले चाकाटले म्हणजे आनंदाने चकारून गेले ते अत्यंत सुखावले असल्यामुळे तेथून बाहेरच पडत नाही सुंदर निळसर अशा प्रकाशाचा दिवस उजाडलेला वाटतो जीवन कलेच्या अमृताचे पान केल्यामुळे हा अनुभव प्राप्त झाला शशी सूर्यावरून जीवाची ओवाळणी करून टाकली स्वानंदामध्ये आनंदाची दाटीवाटी होऊन गेली तुकाराम महाराज म्हणतात या सुखाने मी मोठ्या प्रेमाने डुलत आहे निश्चिंत मनाच्या अवस्थेमध्ये मी श्रीहरीच्या रूपामध्ये विरून गेलो आहे बौद्ध अवतार माझी या दृष्टा मौन्य मुखे निष्ठा धरी येली लोकांची साठी श्याम चतुर्भुजू संता गुजू बोलतसा आली कलियुग माझी या संचिता डोळा हा न पडेसी न्यास तुझे काय केले नारायणा का न ये करुणा तुका म्हणी परमेश्वराने धारण केलेला हा बौद्ध अवतार माझ्या अदृष्टामध्ये आला त्याने मौनातच सुखाने निष्ठा धारण केली आहे पण माझ्या या श्यामवर्णीय देवाने साठी अवतार धारण केलेला असल्यामुळे तो संतांच्या बरोबर गुज गोष्टी करताना दिसतो माझ्या प्रारब्ध कर्मामुळे हे कलियुग मला प्राप्त झाले डोळ्यासमोरून आकलून दिले तरी ती हालत नाही तुकाराम महाराज म्हणतात नारायणा मीच तुझे काय रे केले आहे तुला माझी दया करुणा का बरे येत नाही मुखी विठ्ठलाचे नामू मग कैचा भवभ्रम चालता बोलता खाता जेविता निद्रा करिता सुखी असो संसारी मग जवळीच हरी मुक्तीवरील भक्ती जाणू अखंड मुखी नारायणू मग देव भक्त झाला तुका तुकी उतरला ज्यांच्या मुखामध्ये नेहमी विठ्ठलाचे नाम आहे त्याला या संसारामध्ये कुठलाही भ्रम बाधू शकत नाही चालताना बोलताना जेवताना झोपताना सर्व काळ त्याच्या नामाचाच उच्चार करीत राहावे तो सुखाने संसार करीत असला तरी देव त्याच्या जवळच असतो अखंडपणे भगवंताच्या नामाचा उच्चार करणे ही चारही मुक्तीपेक्षा श्रेष्ठ असणारी भक्ती आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे मी नामाच्या योगाने तुलनेच उतरलो असून भक्त होतो तो आता देवरूपाला येऊन पोहोचलो आहे प्रेम जडले तुझे पायी आणि नसुचे मजला काही रात्रींदिवस तुझे ध्यानू तेची माझे अनुष्ठानू नामा परते ने तुझे ऐसे कळले मजला निजू तुका म्हणे अंतकाळी काळी आम्हा सोडवी तात्काळी देवा माझे तुझ्याच पायाशी प्रेम जडून राहिले आहे याच्याशिवाय मला दुसरे काही सुचतच नाही मी रात्रंदिवस तुझेच ध्यान करीत असून माझे अनुष्ठान सुद्धा तेच आहे एका नामाशिवाय मी दुसरे काहीही जाणीत नाही असे मला निजहित समजून आले आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला अंतकाळी तू ताबडतोब सोडवावीस तुझे पाय माझे काशी कोण जाय माझे काशी तुझे रूपतेची ध्यानू तेची माझे अनुष्ठानू तुझे चरणतेचे गया झाले गयावर जनू देहा तुका म्हणे सकळ तीर्थे तुझे पायी वस्ती येथे देवा तुझे पाय हीच माझी काशी आहे नाहीतर काशीला कोण जाणार आहे तुझे रूप हेच माझे ध्यान असून तेच माझे अनुष्ठान सुद्धा आहे तुझे पाय हीच माझी गया आहे इथेच मी गयावर्जनाचा विधी माझ्या संबंधी करीन तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या पायांच्या ठिकाणी सर्व तीर्थांचा निवास आहे शुद्धा तृषा काही सर्वथा नावडे पाहवया जावे कोल्हांटासे कथेशी साक्षेपी पाचारीला जरी म्हणे माझ्या घरी कोणी नाही बलात्कारे जरी आणिला कथेशी निद्रा घे लोडेशी टेकून या तुका म्हणे तुमका त्याच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगावया कोल्हाट्याचा खेळ सुरू झाला की हा तिथे धावत जातो त्या ठिकाणी त्याला भुकेची तहानेची आठवण सुद्धा राहत नाही त्याला जर मुद्दाम कुणी श्रीहरीच्या कथेला बोलावले तर म्हणतो की माझ्या घरी आता कुणी नाही मी कथेला कसा येऊ जर त्याला दांडगाईने कथेला आणलेच तर तो कथेमध्ये लोडाला टेकून झोप घेतो तुकाराम महाराज म्हणतात असे हे लोक यमपुरी भोगायला जातात आशांच्या तोंडावर थुंकावे श्रीराम सकाळी साधरी भाऊ मी पणाचा ठाऊ पुशी म्हणा शरण निरंतर तू गोविंदा वाचेला विधंदा नारायणू या परी सोपान नाही रे साधनू तशी आणू तुझी मना नको काही करू आळसंतरी जपे निरंतरी रघुपती तुका म्हणी मोठा लाभ नर देही देहीच विदेही होती नामी हा श्रीराम आपला सका आहे असा भाव तू मनामध्ये धारण कर मी पदाचा भाव मनामध्ये ठेवू नकोस सर्व अहंकार घालवून दे त्याला स्थानच देऊ नकोस मी या गोविंदाला शरण आहे असे निरंतर तू म्हणत जा नारायण नारायण असे म्हणण्याचा धंदा तू तुझ्या वाणीला लाव यापेक्षा दुसरे सोपे आणि सुलभ असे साधन नाही म्हणा मी यासंबंधी तुझी आन वाहून सांगतो तुझी शपथ घेऊन सांगतो तू चित्तामध्ये आळस न करता सातत्याने या रघुवीराचा या प्रभू श्री रामचंद्राचा जप कर तुकाराम महाराज म्हणतात या नरदेहाचा असा एक मोठा लाभ आहे की नामस्मरणाने याच देहाने विदेहीची अवस्था प्राप्त होते